الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيض الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار अल्लाह प्रत्येक गर्भवतीच्या पोटाबद्दल जाणतो जे काही त्याच्यात तयार होतं त्यालाही जाणतो आणि जे काही त्यात कमी जास्त होतं त्याचीही त्याला खबर असते प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यापाशी एक प्रमाण निश्चित आहे عالم الغيب والشهادة الكبير المتعال तो गुप्त आणि प्रकट प्रत्येक गोष्टीचा विज्ञाता आहे तो महान आहे आणि प्रत्येक स्थितीत उच्चतर राहणारा आहे سواء منكم من أسر القول ومن جهر به ومن جهر به ومن هو مستخف بالليل وسارب بالنهار तुम्हापैकी कोणीही मग तो मोठ्याने बोलो अथवा हळू आणि कोणी रात्रीच्या अंधकारात लपलेला असो अथवा दिवसाच्या प्रकाशात चालत असो त्याच्यासाठी सर्व एकसारखेच आहे له معقبات من بين يديه ومن خلفه يحفظونه من أمر الله إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم وإذا أراد الله بقوم سوءا فلا مرد له وما لهم من دونه من وال प्रत्येक माणसाच्या पुढे आणि मागे त्यानं नियुक्त केलेले निरीक्षक लागून आहेत जे अल्लाच्या आज्ञेनं त्याच्यावर देखरेख करत आहेत वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही आणि जेव्हा अल्लानं एखाद्या जनसमूहावर अरिष्ट आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणाचेही टाळण्यानं टळू शकत नाही आणि अल्लाच्या विरोधात अशा जनसमूहाचा कोणी हिमायती आणि मदतगारही असू शकत नाही هو الذي يريكم البرق خوفا وطمعا وينشئ السحاب الثقال ويسبح الرعد بحمده والملائكة من خيفته ويرسل الصواعق فيصيب بها من يشاء وهم يجادلون في الله وهو شديد المحال जो तुमच्यासमोर विजा चमकवतो ज्यांना पाहून तुम्हाला भयही वाटू लागतं आणि आशाही पालवतात तोच आहे जो पाण्यानं भरलेले ढग उठवतो मेघगर्जना त्याच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करते आणि फरिश्ते त्याच्या धास्तीनं थरथर कापत त्याचं पावित्र्य वर्णन करतात तो कडाडणाऱ्या विजांना पाठवतो आणि कित्येक वेळा त्यांना ज्यावर इच्छितो ऐन त्याच स्थितीत कोसळतो तेव्हा लोक अल्लाच्या बाबतीत वाद घालत असतात खरोखर त्याची चाल मोठी जबरदस्त आहे له دعوة الحق والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء إلا كباسط كفيه إلى الماء ليبلغ فاه وما هو ببالغه وما دعاء الكافرين إلا في ضلال त्याचाच धावा करणं सत्याधिष्ठित आहे उरले ते ज्यांचा धावा हे लोक त्याला सोडून करतात ते त्यांच्या प्रार्थनेला काहीच प्रतिसाद देऊ शकत नाहीत त्यांचा धावा करणं तर असं आहे जसं एखाद्या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 अल्लाह मग यांना सांगा की जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही त्याला सोडून अशा देवांना आपले कार्यसाधक ठरवलं आहे का जे स्वतः आपल्याकरता देखील कसल्याही फायद्या तोट्याचे आविष्कार बाळगत नाहीत सांगा काय आंधळा आणि डोळस समान असतात काय प्रकाश आणि अंधकार समान असतात आणि जर असं नाही तर काय यांनी ठरवलेल्या भागीदारांनी देखील अल्लासारखं काय निर्माण केलं आहे की जेणेकरून यांच्यासाठी सर्जनाची बाब संदिग्ध बनली आहे सांगा प्रत्येक वस्तूचा सर्जन करता केवळ अल्लाह आहे आणि तो एकमेव आहे सर्वांवर प्रभुत्व संपन्न من السماء ماء فسالت أودية بقدرها فاحتمل السيل زبدا رابيا ومما يوقدون عليه في النار ابتغاء حلة أو متاع زبد مثله كذلك يضرب الله الحق والباطل فأما الزبد فيذهب جفاء وأما ينفع الناس فيمكث في الأرض كذلك يضرب الله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 मालक असले आणि तितकीच आणखी मिळवली तरी ते अल्लाहच्या पकडीतून वाचण्यासाठी ती सर्व मोबदल्यात देऊन टाकायला तयार होतील हे ते लोक आहेत ज्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाईल आणि यांचं ठिकाण नरक आहे अत्यंत वाईट ठिकाण أفمن يعلم أنما أنزل إليك من ربك الحق كمن هو أعمى إنما يتذكر أولو الألباب الذين يوفون بعهد الله ولا ينقضون الميثاق والذين يصلون ما أمر الله به أن يوصل ويخشون ربهم ويخشون ربهم ويخافون سوء الحساب बरं हे कसं शक्य आहे की तो मनुष्य जो तुमच्या रबच्या या ग्रंथाला सत्य मानतो जो त्यानं तुम्हाला उतरवला आहे आणि तो मनुष्य जो या वस्तुस्थितीशी आणला आहे दोघं समान व्हावेत उपदेश तर बुद्धिमान लोकच स्वीकारत असतात आणि त्यांचं वर्तन असं असतं की अल्लाशी केलेल्या आपल्या वचनांची ते पूर्तता करतात आणि त्याची भक्कम बांधिलकीनंतर मोडून टाकत नाहीत त्यांचं वर्तन असं असतं की अल्लानं ज्या संबंधांना कायम राखण्याची आज्ञा दिली आहे त्यांना कायम ठेवतात आपल्या रबला घेतात आणि या गोष्टीचं भय बाळगतात की एखाद्या वेळी त्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाऊ नये والذين صبروا ابتغاء وجه ربهم وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا سرا وعلانية ويدرؤون بالحسنة السيئة أولئك لهم عقبى الدار جنات عدن يدخلونها ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم والملائكة يدخلون عليهم من كل باب سلام عليكم بما صبرتم فنعم عقبى الدار त्यांची अवस्था अशी असते की आपल्या रबच्या प्रसन्नतेकरता संयमानं वागतात नमाज कायम करतात आमच्या दिलेल्या रोजीतून उघड आणि गुप्तपणे खर्च करतात आणि वाईटाला भलाई नाही करतात तर लोकाचं घर याच लोकांसाठी आहे अर्थात अशी उद्यानं जी त्यांची चिरकालीन निवासस्थानं असतील ते स्वतः देखील त्यांच्यात प्रवेश करतील आणि त्यांचे वडील आणि त्यांच्या पत्न्या आणि त्यांच्या संततीपैकी जे जे सदाचारी आहेत ते देखील त्यांच्या समवेत तेथे जातील फरिश्ते चोहबाजूंनी त्यांच्या स्वागत करता येतील आणि त्यांना सांगतील तुम्हावर सलामती आहे तुम्ही जगात ज्या प्रकारे संयम पाळलं त्यामुळे आज तुम्ही याचे हकदार ठरला आहात तर किती छान आहे हे परलोकाचं घर والذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون ويفسدون في الأرض أولئك لهم اللعنة ولهم سوء الدار उरले ते लोक जे अल्लाच्या वचनाशी बांधिलकी पक्की केल्यानंतर तोडून टाकतात जे त्या संबंधांना तोडतात ज्यांना अल्लाहनं जोडण्याची आज्ञा दिली आहे आणि जे पृथ्वीवर उपद्रव माजवतात ते धिक्कारास पात्र आहेत त्यांच्यासाठी परलोकात अत्यंत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 मार्ग त्यालाच दाखवतो जो त्याच्याकडे रुजू होतो असलेच लोक आहेत ते ज्यांनी या पैगंबराचं आवाहन मानलं आहे आणि त्यांच्या हृदयांना अल्लाच्या स्मरणानं समाधान प्राप्त होतं जाणून असा अल्लाचं स्मरण ती गोष्ट आहे ज्यांना हृदयाला समाधान लावत असतं मग ज्या लोकांनी सत्य आव्हानाला मानलं आणि सत्कर्म केली ते सुदैवी आहेत आणि त्यांच्यासाठी चांगला शेवट आहे كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها أمم لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب हे पैगंबर सल्लेला अलैहि वसल्लम याच वैभवानं आम्ही तुम्हाला प्रेषित बनवून पाठवला आहे एका अशा जनसमूहात ज्याच्यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेले आहेत जेणेकरून तुम्ही या लोकांना तो संदेश ऐकवावा जो आम्ही तुमच्यावर उतरवला आहे अशा स्थितीत की हे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 दिला आहे त्यांच्याकरता त्यांच्या त्यांना आकर्षक बनवलं गेलं आहे आणि ते सरळ मार्गापासून रोखले गेले आहेत मग ज्याला अल्लानं प्रतभष्टतेत लोटावं त्याला कोणी मार्ग दाखवणार नाही الحياة الدنيا ولعذاب الآخرة أشق وما لهم من الله من واق असल्या लोकांसाठी जगातील जीवनातच यातना आहेत आणि परलोकातील यातना याहूनही कठोर आहेत कोणीही असं नाही जो त्यांना अल्लापासून वाचवणारा असेल مثل الجنة التي وعد المتقون تجري من تحتها الأنهار أكلها دائم وظلها تلك عقبى الذين اتقوا وعقبى الكافرين النار ईशुभिरू माणसांसाठी ज्या स्वर्गाचं वचन दिलं गेलं आहे त्याचं वैभव असं आहे की त्याच्या खालून कालवे वाहत आहेत त्याची फळं चिरंतन आहेत आणि त्याची सावली अनश्वर हा शेवट आहे पापविरू लोकांचा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा शेवट असा आहे की त्याच्याकरता नरकाग्नी आहे والذين آتيناهم الكتاب يفرحون بما أنزل إليك ومن الأحزاب من ينكر بعضه قل إنما أمرت أن أعبد الله ولا أشرك به إليه أدعو وإليه مآب हे पैगंबर सल्लेला वसलम ज्या लोकांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता त्या ग्रंथावर जो आम्ही तुमच्यावर उतरवला आहे खुश आहेत आणि विविध गटात काही लोक असे देखील आहेत जे या ग्रंथाच्या काही गोष्टी मानत नाहीत तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका की मला तर केवळ अल्लाहच्या बंदकीची आज्ञा दिली गेली आहे आणि त्यापासून मनाई केली गेली आहे की एखाद्याला त्याच्याबरोबर मी भागीदार ठरवावं म्हणून मी त्याच्याकडे निमंत्रित करत आहे आणि त्याच्याकडे माझी रुजुवात आहे याच आदेशानिशी आम्ही हे अरबी फरमान तुमच्यावर उतरवलं आहे आता जे ज्ञान तुमच्यापाशी आलेलं आहे ते असताना देखील तुम्ही जर लोकांच्या इच्छेच्या मागे चालतात तर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 आम्ही तुम्हाला उचलून घ्यावं कोणत्याही परिस्थितीत तुमचं काम फक्त संदेश पोहोचवण्याचंच होय आणि हिशेब घेणं आमचं काम होय أولم يروا أنا نأتي الأرض ننقصها من أطرافها والله يحكم لا معقب لحكمه والله يحكم لا معقب لحكمه وهو سريع الحساب हे लोक पाहत नाहीत काय की आम्ही या भूमीवर चालून येत आहोत आणि हिचं वेटोळं सर्व बाजूंनी आवळत येत आहोत अल्लाह राज्य करत आहे कोणी त्याच्या निर्णयावर पुनर्दृष्टी करणारा नाही आणि त्याला हिशेब घेण्यास काही विलंब लागत नाही यांच्यापूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्यांनी देखील मोठमोठाले डावपेच लढवले आहेत परंतु अस्सल निकाली चाल तर पूर्णपणे अल्लाच्या जातात आहे तो जाणतो की कोण काय कमवत आहे आणि लवकरच हे सत्याचा इन्कार करणारे पाहतील की कोणाचा शेवट चांगला होतो हे इन्कार करणारे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 शंका आहे जो आकाशांचा आणि पृथ्वीचा निर्माता आहे तो तुम्हाला बोलवत आहे की तुमचे अपराध माफ करावेत आणि तुम्हाला एका निश्चित कालावधीपर्यंत सवड द्यावी त्यांनी उत्तर दिलं तुम्ही काहीच नाही परंतु तसेच मानव जसे आम्ही आहोत तुम्ही आम्हाला त्या विभूतींच्या बंदकीपासून रोखू इच्छिता ज्यांची बंदगी वाटवडिलांपासून होत आली आहे बरं तर आणा एखादं सुस्पष्ट प्रमाण قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون त्यांच्या पैगंबरांनी त्यांना सांगितलं खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्याच सारखे मानव परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला नवाजतो आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादं प्रमाण आणून द्यावं प्रमाण तर अल्लाहच्याच आज्ञेनं येऊ शकतं आणि अल्लाहवरच इमानवाल्यांनी विश्वास ठेवला पाहिजे